Listen to lesson number four हा वर्ग आहे ही एक भिंत आहे ह्या चार भिंती आहेत सुधीर ते काय आहे ती खिडकी आहे तिकडे एक खिडकी आहे इकडे चार खिडक्या आहेत आणि ह्या चार वस्तू पहा ही एक पेन्सिल आहे आणि ही एक पेन्सिल आहे ह्या दोन पेन्सिली आहेत नितीन हे काय आहे ही घंटा आहे ही एक घंटा आहे आणि ही एक घंटा आहे ह्या दोन घंटा आहेत सुजाता हे काय आहे ह्या दोन पेन्सिली आहेत आणि ते काय आहे त्या दोन घंटा आहेत इकडे पहा ही एक पिन आहे ह्या दोन पिना आहेत ती एक फाईल आहे त्या चार फाईली आहेत लिसन अँड रिपीट हा वर्ग आहे हा वर्ग आहे ही एक भिंत आहे ही एक भिंत आहे ह्या चार भिंती आहेत ह्या चार भिंती आहेत सुधीर ते काय आहे सुधीर ते काय आहे ती खिडकी आहे ती खिडकी आहे तिकडे एक खिडकी आहे तिकडे एक खिडकी आहे इकडे चार खिडक्या आहेत इकडे चार खिडक्या आहेत आणि ह्या चार वस्तू पहा आणि ह्या चार वस्तू पहा ही एक पेन्सिल आहे ही एक पेन्सिल आहे आणि ही एक पेन्सिल आहे आणि ही एक पेन्सिल आहे ह्या दोन पेन्सिली आहेत ह्या दोन पेन्सिली आहेत नितीन हे काय आहे नितीन हे काय आहे ही घंटा आहे ही घंटा आहे ही एक घंटा आहे ही एक घंटा आहे आणि ही एक घंटा आहे आणि ही एक घंटा आहे या दोन घंटा आहेत ह्या दोन घंटा आहेत सुजाता हे काय आहे सुजाता हे काय आहे या दोन पेन्सिली आहेत या दोन पेन्सिली आहेत आणि ते काय आहे आणि ते काय आहे त्या दोन घंटा आहेत त्या दोन घंटा आहेत इकडे पहा इकडे पहा ही एक पिन आहे ही एक पिन आहे ह्या दोन पिना आहेत ह्या दोन पिना आहेत ती एक फाईल आहे ती एक फाईल आहे त्या चार फाईली आहेत त्या चार फायली आहेत ड्रिल्स रिपीटेशन ड्रिल ही पिन आहे ही पिन आहे ह्या पिना आहेत ह्या पिना आहेत ही फाईल आहे ही फाईल आहे ह्या फायली आहेत ह्या फायली आहेत ही पेन्सिल आहे ही पेन्सिल आहे ह्या पेन्सिली आहेत ह्या पेन्सिली आहेत ती भिंत आहे ती भिंत आहे त्या भिंती आहेत त्या भिंती आहेत ही घंटा आहे ही घंटा आहे ह्या घंटा आहेत ह्या घंटा आहेत ती खिडकी आहे है। ती खिडकी आहे त्या खिडक्या आहेत त्या खिडक्या आहेत ही एक वस्तू आहे ही एक वस्तू आहे ह्या चार वस्तू आहेत ह्या चार वस्तू आहेत ही पिन ह्या पिना ही पिन या पिना ती पिन त्या पिना ती पिन त्या पिना ही भिंत ह्या भिंती ही भिंत या भिंती ती भिंत त्या भिंती ती भिंत त्या भिंती ही पेन्सिल ह्या पेन्सिली ही पेन्सिल ह्या पेन्सिली ती पेन्सिल त्या पेन्सिली ती पेन्सिल त्या पेन्सिली ही फाईल ह्या फायली ही फाईल या फायली ती फाईल त्या फायली ती फाईल त्या फायली ही घंटा ह्या घंटा ही घंटा या घंटा ती घंटा त्या घंटा ती घंटा त्या घंटा ही खिडकी ह्या खिडक्या ही खिडकी या खिडक्या ती खिडकी त्या खिडक्या ती खिडकी त्या खिडक्या ही साळू ह्या साळू ही साळू ह्या साळू ती साळू त्या साळू ती साळू त्या साळू ही उ ह्या वा ही उ ह्या वा ती उ त्या वा ती उ त्या वा ह्या विटा आहेत ह्या विटा आहेत ही एक वीट आहे ही एक वीट आहे ह्या दोन विटा आहेत ह्या दोन विटा आहेत ही वीट ही वीट ह्या विटा ह्या विटा एक वीट एक वीट दोन विटा दोन विटा त्या काचा आहेत त्या काचा आहेत ती एक काच आहे ती एक काच आहे त्या तीन काचा आहेत त्या तीन काचा आहेत ती काच ती काच त्या काचा त्या काचा एक काच एक काच तीन काचा तीन काचा ह्या पेन्सिली आहेत ह्या पेन्सिली आहेत ही एक पेन्सिल आहे ही एक पेन्सिल आहे ह्या चार पेन्सिली आहेत ह्या चार पेन्सिली आहेत ही पेन्सिल ही पेन्सिल ह्या पेन्सिली ह्या पेन्सिली एक पेन्सिल एक पेन्सिल चार पेन्सिली चार पेन्सिली त्या पाली आहेत त्या पाली आहेत ती एक पाल आहे ती एक पाल आहे त्या पाच पाली आहेत त्या पाच पाली आहेत ती पाल ती पाल त्या पाली त्या पाली एक पाल एक पाल पाच पाली पाच पाली ह्या महिना आहेत ह्या महिना आहेत ही एक महिना आहे ही एक महिना आहे ह्या सहा महिना आहेत ह्या सहा महिना आहेत ही महिना ही महिना ह्या महिना ह्या महिना एक महिना एक महिना सहा महिना सहा महिना त्या रिक्षा आहेत त्या रिक्षा आहेत ती एक रिक्षा आहे ती एक रिक्षा आहे त्या सात रिक्षा आहेत त्या सात रिक्षा आहेत ती रिक्षा ती रिक्षा त्या रिक्षा त्या रिक्षा एक रिक्शा एक रिक्शा सात रिक्शा सात रिक्शा ह्या किल्ले आहेत ह्या किल्ल्या आहेत ही एक किल्ली आहे ही एक किल्ली आहे ह्या आठ किल्ल्या आहेत ह्या आठ किल्ल्या आहेत ही किल्ली ही किल्ली ह्या किल्ल्या ह्या किल्ल्या एक किल्ली एक किल्ली आठ किल्ल्या आठ किल्ल्या त्या अंगठ्या आहेत त्या अंगठ्या आहेत ती एक अंगठी आहे ती एक अंगठी आहे त्या नऊ अंगठ्या आहेत त्या नऊ अंगठ्या आहेत ती अंगठी ती अंगठी त्या अंगठ्या त्या अंगठ्या एक अंगठी एक अंगठी नऊ अंगठ्या नऊ अंगठ्या ह्या मूर्ती आहेत ह्या मूर्ती आहेत ही एक मूर्ती आहे ही एक मूर्ती आहे ह्या दहा मूर्ती आहेत ह्या दहा मूर्ती आहेत ही मूर्ती ही मूर्ती ह्या मूर्ती ह्या मूर्ती एक मूर्ती एक मूर्ती दहा मूर्ती दहा मूर्ती त्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनी आहेत ती एक विद्यार्थिनी आहे ती एक विद्यार्थिनी आहे त्या अकरा विद्यार्थिनी आहेत त्या अकरा विद्यार्थिनी आहेत ती विद्यार्थिनी ती विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनी एक विद्यार्थिनी एक विद्यार्थिनी अकरा विद्यार्थिनी अकरा विद्यार्थिनी ह्या पिसवा आहेत ह्या पिसवा आहेत ही एक पिसू आहे ही एक पिसू आहे ह्या बारा पिसवा आहेत ह्या बारा पिसवा आहेत ही पिसू ही पिसू ह्या पिसवा ह्या पिसवा एक पिसू एक पिसू बारा पिसवा बारा पिसवा त्या उवा आहेत त्या उवा आहेत ती एक ऊ आहे ती एक ऊ आहे त्या तेरा उवा आहेत त्या तेरा उवा आहेत ती उ ती उ त्या उवा त्या उवा एक उ एक उ तेरा उवा तेरा उवा ह्या वधू आहेत ह्या वधू आहेत ही एक वधू आहे ही एक वधू आहे ह्या चौदा वधू आहेत ह्या चौदा वधू आहेत ही वधू ही वधू ह्या वधू ह्या वधू एक वधू एक वधू चौदा वधू चौदा वधू त्या साळू आहेत त्या साळू आहेत ती एक साळू आहे ती एक साळू आहे त्या पंधरा साळू आहेत त्या पंधरा साळू आहेत ती साळू ती साळू त्या साळू त्या साळू एक साळू एक साळू पंधरा साळू पंधरा साळू क्वेश्चन आन्सर ड्रिल हे काय आहे काच ही काच आहे ह्या काचा आहेत ते काय आहे नोट ती नोट आहे त्या नोटा आहेत हे काय आहे चोच ही चोच आहे ह्या चोची आहेत ते काय आहे गाय ती गाय आहे त्या गायी आहेत हे काय आहे घंटा ही घंटा आहे ह्या घंटा आहेत ते काय आहे शाळा ती शाळा आहे त्या शाळा आहेत हे काय आहे खुर्ची ही खुर्ची आहे या खुर्च्या आहेत ते काय आहे किल्ली ती किल्ली आहे त्या किल्ल्या आहे, हे काय आहे मूर्ती ही मूर्ती आहे ह्या मूर्ती आहेत ते काय आहे जळू ती जळू आहे त्या जळवा आहेत हे काय आहे उ ही उ आहे या उवा आहेत ते काय आहे साळू ती साळू आहे त्या साळू आहेत हे काय आहे पेले हे पेले आहेत हे काय आहे खुर्च्या ह्या खुर्च्या आहेत ते काय आहे खडू ते खडू आहेत ते काय आहे पेन्सिली त्या पेन्सिली आहेत हे काय आहे रुमाल हे रुमाल आहेत हे काय आहे माळा या माळा आहेत ते काय आहे फोटो ते फोटो आहेत ते काय आहे घंटा त्या घंटा आहेत हे काय आहे पक्षी हे पक्षी आहेत हे काय आहे साळू या साळू आहेत सिंग्युलर प्लुरल डेल turn the following sentences into the plural ही माळ आहे या माळा आहेत ही पाल आहे या पाली आहेत ही शाळा आहे या शाळा आहेत ही खिडकी आहे ह्या खिडक्या आहेत ही मूर्ती आहे ह्या मूर्ती आहेत ही ऊ आहे ह्या उवा आहेत ही साळू आहे ह्या साळू आहेत turn the following sentences into the singular त्या काचा आहेत ती काच आहे त्या फायली आहेत ती फाईल आहे त्या घंटा आहेत ती घंटा आहे त्या अंगठ्या आहेत ती अंगठी आहे त्या जळवा आहेत ती जळू आहे त्या साळू आहेत ती साळू आहे Substitution drill. Substitute kacha with the plural forms of the given words. Tya don kacha ahet bhint. Tya don bhinti ahet khat tya दोन खाटा आहेत मैना त्या दोन मैना आहेत अंगठी त्या दोन अंगठ्या आहेत बाटली त्या दोन बाटल्या आहेत विद्यार्थिनी त्या दोन विद्यार्थिनी आहेत जळू त्या दोन जळवा आहेत ओ त्या दोन उवा आहेत वधू त्या दोन वधू आहेत स्टेन त्या दोन स्टेनो आहेत सबस्टिट्यूट एक विथ द गिवन नंबर्स ती एक पाल आहे नऊ त्या नऊ पाली आहेत सात त्या सात पाली आहेत पंधरा त्या पंधरा पाली आहेत अठरा त्या अठरा पाली आहेत वीस त्या वीस पाली आहेत ही एक माळ आहे अकरा या अकरा माळा आहेत एकोणीस ह्या एकोणीस माळा आहेत सहा ह्या सहा माळा आहेत सतरा या सतरा माळा आहेत बारा ह्या बारा माळा आहेत ती एक मूर्ती आहे वीस त्या वीस मूर्ती आहेत पाच त्या पाच मूर्ती आहेत चौदा त्या चौदा मूर्ती आहेत आठ त्या आठ मूर्ती आहेत तीन त्या तीन मूर्ती आहेत listen to the conversation Meena हे काय आहे ह्या माळा आहेत आणि हे काय आहे ही माळ आहे प्रदीप ते काय आहे त्या पेन्सिली आहेत हे काय आहे ही फाईल आहे सुनंदा ते काय आहे त्या घंटा आहेत प्रकाश हे काय आहे या खुर्च्या आहेत नीता हे काय आहे ही साळू आहे विजया ते काय आहे त्या नोटा आहेत